रामकृष्ण गोविंद काय आहे पहिला श्लोक अहमेवासमेवाग्रे नान्यद यत सदसत परम पश्चादहम यदे तच्च यो वशिष्येत सोस्म्यहम अहम एवम आसम एवम अग्रे न अन्य यद सत असत परम पश्चादहम यदे तच्च अवशिष्येत सोह अहम अस्मी सोस्मे सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल अर्थ मराठीमध्ये आहे समजला समजला काय समजलं खरं पाहता समजण्यासारखं नाही अत्यंत अवघड आहे भगवान म्हणतात सृष्टीपूर्वी केवळ मीच होतो सृष्टीपूर्वी ब्रह्मदेवाची निर्मिती होण्यापूर्वी ब्रह्मतत्वाची निर्मिती होण्यापूर्वी प्रकृतीची निर्मिती होण्यापूर्वी केवळ मीच होतो हे जगत नव्हतं त्यावेळेला मीच होतो हिरण्यगर्भ स्वरूपात होतो स्वतःच्या रूपात स्वतः फक्त स्फुरत होतो काय अवस्था असेल पाणी नाही हवा नाही उजेड नाही अंधार नाही गुरुत्वाकर्षण नाही वासगंध नाही तुम्ही काय म्हणता नाही तुम्ही काय म्हणत नाही नाही काहीही नाही करू शकता कल्पना अ काहीही नाही आकाश नाही काय कॉम्प्रिहेंड करता काय कल्पना करता काहीही नव्हतं एक काचेची पेटी घ्या सगळं सगळं त्यातनं काढून टाका बस काहीही आत नाही ओके अहो पण त्यात उजेड आहे कारण रात्रीचे आठ वाजले की त्या काचेच्या पेटीत सुद्धा अंधार होतो आता हा उजेड नाही अंधार नाही यापेक्षाही सांगतो काळ नाही वेळ नाही सत्व रजतम गुण नाही काय काय काय तुम्ही कल्पना करता ते नाही कसं समजून घेणार काय समजून घेणार अनुभवायला सुद्धा काहीतरी बुद्धीमध्ये त्याची संकल्पना असायला पाहिजे तर समजेल पण भगवान म्हणतात मी मी आणि मी मी होतो मी आहे मी असेन हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे अहो यात काळ आला होतो भूतकाळ आहे वर्तमान काळ असेल काळ नाही काळही नव्हता मग होत काय काहीही नव्हतं केवळ आणि केवळ भगवत तत्व भगवत तत्व आपल्यातच आपण होऊन स्फुरत होत त्यावेळच्या त्या परमसत्याचं नाव इथं दिलं नाही वेदात आहे त्याला गर्भ असं म्हटलेलं आहे त्या हिरण्य गर्भाला त्या पुरुष तत्वाला त्या परमात्म तत्वाला बहुश्याम प्रजा येय आपण एकटेच पडून आहोत इथे मग आपला वेळ जायला काय करू मी मग माझ्याच पासून मी सृष्टी निर्माण करतो त्यात खेळतो कंटाळा आला की मोडून टाकतो परत एक तास फुरत बसतो परत कंटाळा आला की परत सृष्टी निर्माण करतो खेळतो कंटाळा आला की मोडून टाकतो असं चालू आहे मग कोण आहे सृष्टी आहे का ते तत्व आहे सृष्टी तात्पुरती खेळासाठी मांडलेली आहे ती काल त्याला काळ काम वेग आहे ती सृष्टी काल होती आज आहे उद्या असेल पण ती काल होती त्याच्या आधी नव्हती उद्या असेल त्याच्या नंतर ती नसेल कारण ती उत्पत्तीशील आहे आणि नाशवान आहे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर केवळ आणि केवळ परमात्म तत्व होतं लहान मुलं खेळ मांडतात संसारातला संसार मांडतात खेळतात चहा करतात स्वयंपाक करतात लग्न लावतात मुलं होतात जरा मोठी मुलं असली की त्यांना समजतं मग ती खेळातली बाहुली असते ते मोठे असतात त्यांची खेळणाऱ्या मुला मुलींची लग्न होतात आणि त्यांना बाहुला बाहुली होते सगळा संसार चालतो पण आईने हाक मारली आता झोपायला ये की संसार मोडून टाकतात आणि झोपायला जातात भगवान कंटाळा जावा म्हणून खेळण्यासाठी सृष्टी निर्माण करतात खेळतात मोडून टाकतात आता ती जी निर्माण झालेली सृष्टी किंवा निर्माण केलेली सृष्टी आहे ती खरी का भगवान खरे जी ते मोडणार आहेत जी त्यांच्यापासून निर्माण झालेली आहे त्यांच्यातच विलीन होणार आहे ती सृष्टी खरी आणि सृष्टी म्हणजे तरी दुसरं कोण हो तुम्ही आणि मी मग मी हा जो दिसतो देहधारी तो खरा का माझ्यामध्ये जे हिरण्यगर्भ तत्व आहे ते खरं मी कशाचा ध्यास घ्यायचा देह मला शंभर टक्के माहिती आहे शंभर टक्के हा लवकरच जाणार आहे मग तो देह म्हणजे मी आहे का आणि मी असेल तर माझं त्याच्यावर न जाण्या एवढं देह न जावा असं काहीतरी करण्या एवढं कर्तृत्व माझ्यात आहे का मी देहाचं रक्षण करू शकतो का नाही करू शकत कारण देह माझा नव्हे मी म्हणजे देह नव्हे मी म्हणजे ते परमात्म तत्व तुम्ही म्हणजे परमात्म तत्व सर्व सृष्टी म्हणजेच परमात्म तत्व आणि ते खरं आहे बाकीचा भ्रम आहे भ्रम आणि तो निराश व्हायला पाहिजे त्या भ्रमात राहून सुद्धा त्या भ्रमाचा निराश केला पाहिजे संसारात राहून संसारापासून अलिप्त व्हायला पाहिजे संसार करून सुद्धा मी संसारी नाही मी परमतत्व आहे आणि त्यासाठी मी तरी सतत आणि सतत आदर्श ठेवलेला आहे तो शुकाचार्यांचा तम सर्व भूत हृदयम प्रत्येक भूत मात्राच्या हृदयात मी आहे भगवत तत्व आहे हा अनुभव सतत जर मी घेतला तर मला अहम एवम आसम एवम अग्रे समजलं नाही तर चतुश्लोकी भागवताची चार वाक्य मला समजली त्याचा काय उपयोग आहे काय ध्यास घेतो मी आत्ता बोलतोय पुढच्या क्षणाला बोलणं बंद पडेल तो जो बोलतो तो कोणामुळं बोलतो आणि बोलणं बंद होत ते कुणाच्या नसण्यामुळं बंद होत मग तो जो आहे किंवा तो गेल्यानंतर देह पडतो ते तत्व म्हणजे मी आहे कारण त्या तत्वामुळं हा देह आहे तत्व नाही देह नाही म्हणजे देह हा गौण आहे ते तत्व हे महत्वाचं आहे आणि ते तत्व म्हणजे मी अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ही जी चार महावाक्य आहेत बहुतांश चार महावाक्य एकाच अर्थाची आहे कुठली हो चार महावाक्य माहिती आहेत का मला कुणीतरी ग्रुप वर ग्रुपवर दाखल ती चार महावाक्य टाका नको सौ राणे यांनी टाकू नयेत त्यांना माहिती आहे त्यांचा अभ्यास आहे त्या याच्यावर चिंतन करतात त्यांच्या व्यतिरिक्त कोण टाकेल ही चार महावाक्य माहिती आहेत का माझी संस्कृती इतका त्याचं आपण अवमूल्यन करायचं का हो का नको सांगायला मला असं वाटतं आता प्रत्येक गोष्ट मी अशी सांगितली की अमुक करा तर तुमच्या घराच्या सगळ्या भिंती रंगून जातील सगळीकडे ब्लॅक बोर्ड लागतील पण तरी सुद्धा दाराच्या माग चार श्लोक लिहून ठेवा अहमेवासमेवाग्रे नान्यद यद सद सत्परम पश्चादहम यदे तच्च योग शिष्य तो पहिला श्लोक आहे अनुभव आपल्याला त्याचा या तत्वाचा ह्या दृष्टीनं जर मी ध्यास घेतला तर मला चतुश्लोकी भागवत समजेल मला कसं समजेल माया म्हणजे काय माया म्हणजे काय हा विषय पुढं अकराव्या स्कंधात नवयोगी आणि राजा निमी यामध्ये विस्ताराने येणार आहे त्यावेळेला पण आपण बघू पुढच्या श्लोकाच्या वेळेला पण बघू परंतु माया म्हणजे काय हे मायेमध्ये लिप्त झालेल्या माणसाला कसं समजेल मी मायेपासून अलिप्त व्हायला नको का आणि मी मायेपासून अलिप्त व्हायला माझं खरं स्वरूप काय आहे हे समजायला नको का नुसता दासबोध वाचला मला आपल्या संस्थेची भागवत सखोल अभ्यासक्रम म्हणून एक अभ्यासक्रम आहे मला फोन येतात आम्हाला हा अभ्यास करायचा आहे का करायचा आहे फार महत्वाचं आहे बघा मार्मिक आहे महत्वाचं नाही मी ज्ञानेश्वरीच्या परीक्षा दिल्या दासबोधाच्या दिल्या गीतेच्या दिल्या गाथेच्या दिल्या अमोक दिल्या मनाच्या श्लोकाच्या दिल्या तमोख दिल्या सगळ्या परीक्षा देऊन माझ्याकडं प्रमाणपत्र आहे मला आत्ता समजलं तुमच्या मार्फत भागवताच्या पण परीक्षा घेतल्या दिल्या जातात म्हणून मला भागवताचा चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तर काय बोलायचं पूर्वी ते ऋषी ऋषी किंवा काही ज्ञानी पंडित जयपत्र घेत हिंडत असत वादविवाद करायचा जय मिळवायचा पत्र घ्यायचं आणि जेवढ्या पत्रांच्या गुंडाळ्या जास्त तेवढा तो विद्वान आता या विद्वत्तेला काय अर्थ आहे मला पक्ष्यांची भाषा येते त्या विद्वत्तेला काय अर्थ आहे सद्गुरु म्हणाले माझ्या खांद्यावर येऊन पक्षी बसतात आणि मी त्यांना खायला घालतो प्रेमानं बसतात मला त्यांची भाषा समजायचं कारणच नाही काय कारण आहे काय मिळवलं मी भाषा मिळवून समजून अरे ते प्रेमानं येतात बसतात खातात डोक्यावर बसतात काय याच्यापेक्षा पाहिजे तस परीक्षा द्यायच्या कशा करता काय मिळवलं पोपटपंची कशासाठी एवढा व्याप समजलं काय त्यातून विमल ब्रह्म समजलं रामकृष्ण गोविंद